บุ๊กทูเก้าสิบสาม ตรานนงตรานนงอนุประโยคใช้เชื่อม ดุยมโปตวักยตรดุยมโปตวักยตร ฉันไม่ทราบว่าเขารักฉันหรือไม่ तो माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहीत नाही तो माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहीत नाही ฉันไม่ทราบว่า เขาจะกลับมาหรือไม่ तो परत येणार असेल तर मला माहीत नाही तो परत येणार असेल तर मला माहीत नाही ฉันไม่ทราบว่า เขาจะโทรมาหรือไม่ तो मला फोन करणार असेल तर मला माहीत नाही तो मला फोन करणार असेल तर मला माहीत नाही เขาอาจจะไม่รักฉันก็ได้ माझ्यावर त्याचे प्रेम असेल का बरं माझ्यावर त्याचं प्रेम असेल का बरं เขาอาจจะไม่กลับมาก็ได้ तो परत येईल का बरं तो परत येईल का बरं เขาอาจจะไม่โทรมาหาดิฉันก็ได้ तो मला फोन करेल का बरं तो मला फोन करेल का बरं ดิฉันสงสัยว่าเขาจะคิดถึงดิฉันไหม त्याला माझी आठवण येत असेल का याबद्दल मी साशंक आहे त्याला माझी आठवण येत असेल का याबद्दल मी सांशक आहे ดิฉันสงสัยว่าเขาจะมีคนอื่นไหม त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का अशी मला शंका येते त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का अशी मला शंका येते ดิฉันสงสัยว่าเขาพูดโกหก तो खोटं बोलत असेल का असा मनात प्रश्न येतो तो खोटे बोलत असेल का असा मनात प्रश्न येतो เขาอาจจะคิดถึงฉันหรือเปล่า त्याला माझी आठवण येत असेल का बरं त्याला माझी आठवण येत असेल का बरं เขาอาจจะมีคนอื่นหรือเปล่า त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं เขาอาจจะพูดความจริงก็ได้ तो खोटं तर बोलत नसावा तो खोटे तर बोलत नसावा ฉันสงสัยว่าเขาจะชอบฉันจริง ๆ หรือไม่ मी त्याला खरोखरच आवडत असेन का याची मला शंका आहे मी त्याला खरोखरच आवडत असेन का याची मला शंका आहे ฉันสงสัยว่าเขาจะเขียนถึงฉันหรือไม่ तो मला लिहील का याची मला शंका आहे तो मला लिहील का याची मला शंका आहे ฉันสงสัยว่าเขาจะแต่งงานกับฉันหรือไม่ तो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे तो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे เขาจะชอบฉันจริงจังไหม मी त्याला खरोखरच आवडते का मी त्याला खरोखरच आवडते का เขาจะเขียนมาหาฉันไหม तो मला लिहील का तो मला लिहील का เขาจะแต่งงานกับฉันไหม तो माझ्याशी लग्न करेल का तो माझ्याशी लग्न करेल का